रामकृष्ण गोविंद ज्ञानमार्ग कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग यापैकी एका मार्गाचा अवलंब करून मोक्ष प्राप्तीचा ची त्वरा करा असं या श्लोकाच्या सारांशात सांगितलेलं आहे हे का करायचं का करायचं ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगतो म्हणजे पटेल त्यांनी इतकं उत्तम उदाहरण दिलेलं आहे की मला माझा भ्रम दूर करून या मार्गाने जाण्यास प्रेरित व्हायलाच पाहिजे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा नीट नीट लक्ष देऊन ऐका परत परत ऐकू शकता तुम्ही काही अडचण नाहीये माऊली म्हणतात जैसा कवणू एक काकुळती पळता पवन गती दुपावली अवचिती कुहा माझी पडिला आता तया पडणया आरवते पडण चुकवावया परैत परीते नाही म्हणून तेथे पडावेची पडे तेची मृत्यूचे नि अवसरे ऐके जे येऊन जीवासमोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत ते देखो देखिजे तेची स्वप्नी तेची जितेने अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा आठव्या अध्यायातल्या या सत्तर ते पंच्याहत्तर या ओव्या आहेत त्याचा अर्थ असा एक माणूस एका गावाहून दुसऱ्या गावी चालला होता वाटेत जंगल होते त्यामध्ये पाऊल वाटेने जात असताना त्याला वाघाची डरकाळी ऐकू आली तो मनुष्य घाबरला काकुळतीला आला आणि जीव वाचवण्यासाठी खूप जोरात पळायला लागला जोरात पळण्याने त्याच्या शरीराला प्रचंड गती आली वेग मिळाला आता अशा पडण्याच्या अवस्थेत पळण्याच्या अशा पळण्याच्या अवस्थेत असताना त्या माणसाच्या लक्षात आले की अक्षरशः दोन पावलावर पुढे एक प्रचंड मोठी विहीर आहे मी माझे पळणे आवडते घेतले नाही तर विहिरीत पडून सर्वनाश अटळ आहे अशा वेळी त्याला त्याच्या शरीराला मिळालेला वेग क्षणार्धात आवरता घेणे शक्य होईल का हा झाला दृष्टांत आता या दृष्टांतावरून मी बोध काय घ्यायचा तर मी from womb to the tomb म्हणजे जन्म ते मृत्यू या दोन गावांच्या शहरांच्या मध्ये प्रवास करत आहे जन्म या गावापासून मरण या गावापर्यंत माझा प्रवास चालू आहे माझ्या जाण्याला इतका वेग आहे हा वेग म्हणजे शरीराचा वेग नव्हे मनोवेग माझ्या मनीला मनाला इतका वेग आहे एका क्षणात इकडं एका क्षणात ही वासना एका क्षणात भयाची भावना एका क्षणात लोभाची भावना एका क्षणात क्रोध हे असं मला इतका इतका वेग मिळालेला आहे आणि तो वेग आपल्याला आहे बर का सतत सतत मनानं मी पळत असतो कशाच्या तरी कल्पनेच्या संकल्पाच्या पूर्तीसाठी सतत धावत असतो मनाने मनाने असं असताना एक दिवस मला वाघाची डरकाळी म्हणजे मृत्यूची आरोळी ऐकायला येते मृत्यूची आरोळी ऐकायला येते म्हणजे अचानक मृत्यू येऊन समोर उभा राहतो आता अशा वेळेला त्या माझ्या मनाला मिळालेला वेग मला क्षणार्धात आवडता येईल का नाही येणार मला त्या मृत्यूरूपी विहिरीत पडलंच पाहिजे अंतकाळी माझ्या मनाला जो वेग आहे त्यानुसार मला मृत्यूला सामोर त्यानुसारच गेलं पाहिजे म्हणजे या दृष्टांताप्रमाणे माझा या देहातील प्रवास चालू आहे मी माझे माझ्यासाठी या विचाराने मी व्याकुळ व्याकुळ काकुळ झालेलो आहे विषय भोग प्राप्तीच्या प्रयत्नात माझ्या मनाला एक प्रचंड वेग आला आहे मी धुंदीत असतो अशाच बेसावद अवस्थेत म्हातारपण म्हणजे मृत्यू केव्हा जवळ येतो ते लक्षातच येत नाही आता मृत्यूच्या क्षणी मला माझ्या मनाच्या वेगाला आवर घालता येईल का मला विहिरीमध्ये पडावेच लागेल म्हणजे पुनर्जन्म रूप मृत्यूला सामोर जावेच लागेल काय म्हणतात माऊली परत बघा परत बघा तेची जितेनी अवसरे जे आवडोनी जीवी उरे तेची मरणाची या मेरे फार हो लागे आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा मरण समयी ज्या भावना ज्या अतृप्त वासना जे विचार असतात त्या विचारते फार हो लागे म्हणजे पुष्कळ होतात पुनर्जन्माला परिणामकारक ठरतात आणि गीतेत भगवान म्हणतात त्याप्रमाणे यम यम वापी स्मरण भावम त्यजती अंते कलेवरम तंतमय वैती कौंतेय सदा तद्भाव भावित गीता श्लोक अध्याय आठ श्लोक पाच मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला त्यालाच तो जाऊन मिळतो मी मृत्यूच्या क्षणी ज्या ज्या भावनेचा ज्या ज्या विचारांचा ज्या ज्या गोष्टींच ज्याचं चिंतन करतो त्यानुसारच त्या भावाला जाऊन मिळतो कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करतो आता मला सांगा जीवनभर मी माझ्यासाठी माझे म्हणन किती हाय हाय करावी मोटारीतून रेल्वेतून जात असताना आपल्याला वेग मिळतो पण तो लक्षात येतो का डेक्कन जाताना एकशे दहा किलोमीटर वेगानं डेक्कन क्वीन जाते तो वेग माझ्या देहाला मिळालेला असतो पण तो मला जाणवतो का तसाच मनाला मिळालेला वेग जाणवता येणार कसा काय आवरायचा तो आणि हा मनो योग मनोवेग जर भगवंतांच्याकडे वळवता आला नाही तर सर्वनाश निश्चित सर्वनाश निश्चित गीता सांगते ज्ञानेश्वरीत माऊली सांगतात घ्यायचं का नाही पटवून जन्म तो मृत्यू हा प्रवास माझा चालू आहे सतत वेगानं चालू आहे मला भगवंतांचं विस्मरणच आहे विस्मरणच आहे मला अनंत अनंत गोष्टींचं माझ्या मनात चिंतन चालू असतो हा जो प्रचंड वेग मिळालेला आहे तो मृत्यूच्या क्षणी अंतकाळी मला आवरता येईल का मनोवेग मला माहिती आहे मी उदाहरणार्थ मी माझ्या एका मित्राला पंचवीस हजार रुपये दोन तीन महिन्याकरता उसने दिलेले आहेत तो ते अमुक अमुक महिन्यात परत करतो असं मला म्हणालेलं आहे आता तो महिना येण्यापूर्वी मला मृत्यू गाठतो मला हार्ट अटॅक येतो एक काय दोन चार तास मध्ये वेळ राहिलेला असतो माझा देह आणि मृत्यू यामध्ये हे मला लक्षात येतं हार्ट अटॅक आल्यावर मी माझ्या डोक्या शेजारी उभ्या असलेल्या मुलाला सांगतो की अरे परेश मी अमुक अमुक मित्राला पंचवीस हजार रुपये दिलेले आहेत तो ते अमुक अमुक महिन्यात परत करणार असं म्हणालेलं आहे तेव्हा तू बघ आता मला सांगा मी चाललोय जीवनाचा अंतिम क्षण गाठलेला आहे संपलंय सगळं अशा वेळेला भगवंतांचं स्मरण करावं का या गोष्टीचं स्मरण करावं मी माझ्या बायकोला विचारतो अग माझी ती अमुक अमुक बहीण माझ्या आजारपणात मला भेटायला आली का भले तिचं माझं जमत नाही हे खरं आहे पण निदान मृत्यू समय तिने यायला हवं होतं की नाही आता मला सांगा काय करायचंय घेऊन मला ह्या गोष्टी अंतकाळ साजरा करू का ती बहीण आली नाही याचं दुःख करू का पैसे मिळावेत याची काळजी करू अंतकाळ बस काहीही शिल्लक राहणार नाहीये मी गेल्यानंतर माझ म्हणून काहीही नाही अशा क्षणी मी या गोष्टीचं स्मरण करावं का भगवंतांचं स्मरण करावं आपण बघितलं हो पहिल्या स्कंदाच्या नवव्या अध्यायात भीष्माचार्यांचं प्रयाणाच्या वेळेला विस्तृतरित्या चिंतन केलं आठवा निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमहा सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखून हा अंतकाळ साजरा केला पाहिजे एतावान सांख्य योगाभ्याम कुठल्याही योगाचं आचरण करा तुम्ही पण स्वधर्म परिनिष्ठया पराकाष्ठा करा जेणेकरून अंतकाळी भगवंतांचं स्मरण होईल हा अंतिम क्षण जो आहे ना त्याला का इतकं महत्व आहे हे आणखी एका दृष्टांतावरून आपण पुढील प्रवचनात बघू रामकृष्ण गोविंद